Listen to lesson number 23. पोपट पोपट हिरवा असतो पोपटाची चोच लाल असते पोपटाच्या गळ्याभोवती काळा पट्टा असतो पोपटाचे पंख हिरवे असतात पोपटाचे पाय नाजूक असतात पोपट झाडावर असतो पोपट पेरू खातो डाळिंबाचे दाणे खातो आणि मिठू मिठू बोलतो पोपटाचे थवे जंगलात असतात हा पहा प्रदीपचा पोपट त्याचं नाव राघू आहे राघू नेहमी पिंजऱ्यात असतो राघू रोज पेरूची फोड खातो हिरवी मिरची पण खातो राघूचा रंग हिरवा आहे राघूची चोच लाल आहे राघू आमचं स्वागत करतो या या नमस्ते मिठू मिठू लिसन अँड रिपीट पोपट पोपट पोपट हिरवा असतो पोपट हिरवा असतो पोपटाची चोच लाल असते पोपटाची चोच लाल असते पोपटाच्या गळ्याभोवती काळा पट्टा असतो पोपटाच्या गळ्याभोवती काळा पट्टा असतो पोपटाचे पंख हिरवे असतात पोपटाचे पंख हिरवे असतात पोपटाचे पाय नाजूक असतात पोपटाचे पाय नाजूक असतात पोपट झाडावर असतो पोपट झाडावर असतो पोपट पेरू खातो पोपट पेरू खातो डाळिंबाचे दाणे खातो डाळिंबाचे दाणे खातो आणि मिठू मिठू बोलतो आणि मिठू मिठू बोलतो पोपटाचे थवे जंगलात असतात पोपटाचे थवे जंगलात असतात हा पहा प्रदीपचा पोपट हा पहा प्रदीपचा पोपट त्याचं नाव राघू आहे त्याचं नाव राघू आहे राघू नेहमी पिंजऱ्यात असतो राघू नेहमी पिंजऱ्यात असतो राघू रोज पेरूची फोड खातो राघू रोज पेरूची फोड खातो हिरवी मिरची पण खातो हिरवी मिरची पण खातो राघूचा रंग हिरवा आहे राघूचा रंग हिरवा आहे राघूची चोच लाल आहे राघूची चोच लाल आहे राघू आमचं स्वागत करतो राघू आमचं स्वागत करतो या या नमस्ते मिठू मिठू या या नमस्ते मिठू मिठू ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स, उसाचा रस गोड असतो उसाचा रस गोड असतो गुळ गोड असतो गुळ गोड असतो साखर गोड असते साखर गोड असते श्रीखंड गोड असत श्रीखंड गोड असत आवळा आंबट असतो आवळा आंबट असतो कैरी आंबट असते कैरी आंबट असते ताक आंबट असतं ताक अंबट अस्त लिंबू अंबट अस्त लिंबू अंबट अस्त आंबा गोड असतो आंबा गोड असतो मिरची तिखट असते मिरची तिखट असते मीठ खारट असत मीठ खारट असत कारलं कडू असतं कारल कडू असत पोपट हिरवा असतो पोपट हिरवा असतो मिरची हिरवी असते मिरची हिरवी असते गवत हिरवं असत गवत हिरव असत कावळा काळा असतो कावळा काळा असतो कोकिळा काळी असते कोकिळा काळी असते शिस काळ असत शिस काळ असत पोपट हिरवा असतो पोपट हिरवा असतो पोपटाची चोच लाल असते पोपटाची चोच लाल असते कावळा काळा असतो कावळा काळा असतो कावळ्याची चोच काळी असते कावळ्याची चोच काळी असते कोकिळा काळी असते कोकिळा काळी असते कोकिळेची चोच सुद्धा काळी असते कोकिळेची चोच सुद्धा काळी असते रिस्पॉन्स ड्रिल्स पोपट कसा असतो हिरवा पोपट हिरवा असतो हा पोपट हिरवा आहे का हो हो हा पोपट हिरवा आहे कोकिळा कशी असते काळी कोकिळा काळी असते ही कोकिळा कशी आहे काळी ही कोकिळा काळी आहे ह्या कोकिळेची चोच कशी आहे काळी ह्या कोकिळेची चोच काळी आहे बदक कसं असत? पांढर बदक पांढर असत. हे बदक कस आहे पांढर हे बदक पांढर आहे बदकाची चोच कशी असते पिवळी बदकाची चोच पिवळी असते ह्या बदकाची चोच पिवळी आहे का हो ह्या बदकाची चोच पिवळी आहे वर्तुळ कसं असत गोल वर्तुळ गोल असत हे वर्तुळ गोल आहे का हो हो हे वर्तुळ गोल आहे आणि हे दुसरं वर्तुळ गोल आहे का हो हो हे दुसरं वर्तुळ सुद्धा गोल आहे सोन्याचा रंग कसा असतो पिवळा सोन्याचा रंग पिवळा असतो चांदीचा रंग कसा असतो पांढरा चांदीचा रंग पांढरा असतो आकाशाचा रंग कसा असतो निळा आकाशाचा रंग निळा असतो रक्ताचा रंग कसा असतो लाल रक्ताचा रंग लाल असतो मोगऱ्याचा रंग कसा असतो पांढरा मोगऱ्याचा रंग पांढरा असतो मिरचीचा रंग कसा असतो हिरवा मिरचीचा रंग हिरवा असतो डांबराचा रंग कसा असतो काळा डांबराचा रंग काळा असतो भेंडीचा रंग कसा असतो हिरवा भेंडीचा रंग हिरवा असतो गुलाबाचा रंग कसा असतो गुलाबी गुलाबाचा रंग गुलाबी असतो बदामाचा रंग कसा असतो बदामी बदामाचा रंग बदामी असतो श्रीखंडाची चव कशी असते गोड श्रीखंडाची चव गोड असते आवळ्याची चव कशी असते आंबट आवळ्याची चव आंबट असते चिंचेची चव कशी असते आंबट चिंचेची चव सुद्धा आंबट असते कारल्याची चव कशी असते कडू कारल्याची चव कडू असते क्वेश्चन आन्सर डेल हे काय आहे आवळा हा आवळा आहे आवळा कसा असतो आंबट आवळा आंबट असतो हा आवळा आंबट आहे का हो हो हा आवळा आंबट आहे आवळ्याचा आकार कसा असतो गोल आवळ्याचा आकार गोल असतो हा आवळा गोल आहे का हो हो हा आवळा गोल आहे हे काय आहे चिंच ही चिंच आहे चिंच कशी असते आंबट चिंच आंबट असते ही चिंच आंबट आहे का हो हो ही चिंच आंबट आहे चिंचेचा आकार कसा असतो लांबट चिंचेचा आकार लांबट असतो ही चिंच लांबट आहे का हो हो ही चिंच लांबट आहे हे काय आहे लिंबू हे लिंबू आहे लिंबू कस असतं आंबट लिंबू आंबट असतं हे लिंबू आंबट आहे का हो हो हे लिंबू आंबट आहे लिंबाचा आकार कसा असतो गोल लिंबाचा आकार गोल असतो हे लिंबू गोल आहे का हो हो हे लिंबू गोल आहे singular plural drill turn the following sentences into the plural पोपट हिरवा असतो पोपट हिरवे असतात हा पोपट हिरवा आहे हे पोपट हिरवे आहेत कोकिळा काळी असते कोकिळा काळ्या असतात ही कोकिळा काळी आहे ह्या कोकिळा काळ्या आहेत लिंबू आंबट असत लिंब आंबट असतात हे लिंबू आंबट आहे ही लिंब आंबट आहेत कावळा काळा असतो कावळे काळे असतात हा कावळा काळा आहे हे कावळे काळे आहेत मिरची हिरवी असते मिरच्या हिरव्या असतात ही मिरची लाल आहे या मिरच्या लाल आहेत बदक पांढर असत बदक पांढरी असतात हे बदक पांढर आहे ही बदक पांढरी आहेत turn into the singular the following sentences वर्तुळ गोल असतात वर्तुळ गोल असत ही वर्तुळ गोल आहेत हे वर्तुळ गोल आहे मिरच्या तिखट असतात मिरची तिखट असते ह्या मिरच्या तिखट आहेत ही मिरची तिखट आहे पेरू गोड असतात पेरू गोड असतो हे पेरू गोड आहेत हा पेरू गोड आहे पेढे गोड असतात पेढा गोड असतो हे पेढे गोड आहेत हा पेढा गोड आहे कारली कडू असतात कारल कडू असत ही कारली कडू आहेत हे कारल कडू आहे झाड हिरवी असतात झाड हिरव असत ही झाड हिरवी आहेत हे झाड हिरव आहे चिंचा आंबट असतात चिंच आंबट असते ह्या चिंचा आंबट आहेत ही चिंच आंबट आहे कैऱ्या आंबट असतात कैरी आंबट असते ह्या कैऱ्या आंबट आहेत ही कैरी आंबट आहे Affirmative negative deals. Transform the following sentences into the negative with the help of some other adjectives. उसाचा रस गोड असतो उसाचा रस आंबट नसतो आंबे गोड असतात आंबे तुरट नसतात मिरची तिखट असते मिरची खारट नसते बांगड्या गोल असतात बांगड्या चौकोनी नसतात लिंबू आंबट असतं लिंबू गोड नसतं कारली कडू असतात कारली आंबट नसतात turn the following sentences into the negative हा उसाचा रस गोड आहे हा उसाचा रस गोड नाही हे आंबे गोड आहेत हे आंबे गोड नाहीत ही बाई लठ्ठ आहे ही बाई लठ्ठ नाही या रिक्षा नवीन आहेत ह्या रिक्षा नवीन नाहीत हे मूल गोर आहे हे मूल गोर नाही ही फुलं सुवासिक आहेत ही फुलं सुवासिक नाहीत ह्या पुऱ्या गोल आहेत ह्या पुऱ्या गोल नाहीत हा मुलगा उंच आहे हा मुलगा उंच नाही हे पुस्तक जड आहे हे पुस्तक जड नाही fill in the gaps drill fill in the gaps with the forms of verb ahe or as as may be necessary. Meat, खारट, मीठ खारट असत ही बांगडी गोल ही बांगडी गोल आहे हे पोपट हिरवे हे पोपट हिरवे आहेत कावळे काळे कावळे काळे असतात हा कावळा काळा हा कावळा काळा आहे मिरची तिखट मिरची तिखट असते हा पेरू गोड हा पेरू गोड आहे आवळा आंबट आवळा आंबट असतो सोन्याचा रंग पिवळा सोन्याचा रंग पिवळा असतो चांदी पांढरी चांदी पांढरी असते हे पाणी लाल हे पाणी लाल आहे ह्या इमारती उंच ह्या इमारती उंच आहेत डांबर काळ डांबर काळ असत चिंचा आंबट चिंचा आंबट असतात ही चिंच गोड ही चिंच गोड आहे ही बाई ठेंगू ही बाई ठेंगू आहे ही घर नवीन ही घर नवीन आहेत listen to the conversation Mohini हे काय आहे हे बागेचं चित्र आहे बरोबर बागेत काय आहे बागेत खूप फुलझाड आहेत राजेंद्र बागेत कोणती फुलझाड आहेत बागेत शेवंतीची मोगऱ्याची गुलाबाची आणि जाईची फुलझाड आहेत स्वाती शेवंतीचा रंग कसा असतो शेवंतीचा रंग पिवळा आणि पांढरा असतो ह्या चित्रात पिवळी शेवंती आहे का हो चित्रात पिवळी शेवंती आहे पण पांढरी शेवंती नाही मधुमालती जाईचा रंग पिवळा असतो का नाही जाईचा रंग पिवळा नसतो जाईचा रंग पांढरा असतो बरोबर जाईचा आणि मोगऱ्याचा रंग पांढरा असतो शेवंतीचा रंग पिवळा आणि पांढरा असतो आणि गुलाब गुलाबी असतो